नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एक्कावन्न ताज्या फळांचा रस प्या तुम्ही जे अन्न खाता त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर आणि विचारांच्या स्पष्टतेवर होतो म्हणून प्राचीन काळातले साधू संत सौम्य आहार घ्यायचे त्यांनी कठीण परिश्रम करून जी मनशांती मिळवली आणि अर्थपूर्ण आयुष्य घालवण्यासाठी जी धान्य धारणा केली त्यामध्ये जास्त जड आहार खाण्यामुळे बाधा येते हे त्यांना माहीत होते जर तुम्ही एखाद्या महागड्या अव्वल दर्जाच्या गाडीचे मालक असता तर अतिशय लोकप्रिय गॅसशिवाय दुसरे कुठले कमी दर्जाचे इंधन त्यात भरण्याचा विचार करणार नाही दुसरे काही घातल्यास त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो मग आपण उत्कृष्ट अन्नापेक्षा कमी दर्जाचे अन्न का सेवन करावे जे शरीर या अव्वल दर्जाच्या गाडीपेक्षा जास्त अमूल्य कामगिरी करणारे वाहन आहे निकृष्ट दर्जाचे अन्न जास्त प्रमाणात खाण्यामुळे तुमची ऊर्जा शक्ती कमी होते तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि तुमचा मेंदू संपूर्ण क्षमतेने काम करण्यास बाधा येते प्रत्येक चरबीयुक्त जेवणामुळे तुमच्या स्फूर्तीची पातळी आणि परिणामकारकता घटते ही गोष्ट तुमच्या लक्षात येणेही चांगल्या जेवणाच्या सवयी विकसित करण्याची पहिली पायरी आहे तुमच्या ऊर्जेची पातळी विकसित करण्यासाठी आणि चांगल्या मनस्थितीसाठी ताज्या फळांचा रस प्यायची सवय लावण्याचे हे सगळ्या पद्धतीमधले उत्तम तंत्र मी तुम्हाला सुचवतो आमच्या स्वयंपाकघराच्या ओट्यावर ठेवलेली माझ्या मालकीची बहुमूल्य वस्तू जिने माझ्या जीवनात जास्त वर्ष घातली आहेत आणि माझ्या उर्वरित वर्षात प्राण फुकले ती म्हणजे माझ्या फळांचा रस ती वस्तू म्हणजे माझे फळांचे रस काढण्याचे यंत्र ताज्या फळांच्या रसामधील अमूल्य जीवनशक्ती शोधून ज्युसरमध्ये गुंतवणूक करणे ही एक चांगली कृती आहे ताज्या फळांचा रस चवीला उत्तम लागतो आणि दररोज सकाळी कामाला जाण्यासाठी तुम्ही निघाल तेव्हा स्ट्रॉबेरी सफरचंद किंवा संत्री द्राक्ष एक पेला रसाने सुरुवात केल्याने तुम्हाला किती ताजे तवाजाने वाटेल हे मी शब्दात सांगू शकत नाही फळांच्या रसाबद्दलचे मी वाचलेले उत्तम पुस्तक म्हणजे the juiceman's power of juicing हे जय कोर्डिक यांनी लिहिलेले पुस्तक कोर्डिकने पुस्तकात दिलेल्या तयार करण्याच्या कृती त्यांच्या किमतीपेक्षा भारी आहेत सूत्र बावन शुद्ध वातावरण तयार करा यशस्वी जीवनाचे अमूल्य वास्तव सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचे विचार तुमचे जग बनवतात जीवनात ज्या गोष्टीवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल तेच विकसित होते त्याचा विचार तुम्ही कराल तेच वाढीला लागेल ज्या गोष्टीचे तुम्ही सखोल चिंतन कराल तेच तुमचे विधिलिखित ठरते जीवनात तुम्ही स्वतः जे करता तेच भविष्य ठरते जे तुम्ही अपेक्षिले आहे तेच तुम्हाला ते देते हेलन केरलने म्हटल्याप्रमाणे कुठल्याही निराशावादी माणसाने ताऱ्यांचे रहस्य उलगडले नाही किंवा नकाशात न दाखवलेल्या जमिनीवर प्रवास केला नाही किंवा मानवी मनासाठी नवा स्वर्गीय दरवाजा उघडला नाही मग या तत्वाप्रमाणे शुद्ध विचार करणे किंवा विचारांवर नियंत्रण असणे ही सुखी होण्याची पवित्र असण्याची पहिली पायरी आहे तुमच्या मनातले विचारांचे काम सुरू करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या वैयक्तिक वातावरणाचा दर्जा वाढवायचा फ्रान्सिस्को फ्रान्सिस्कोमध्ये एका मोठ्या सभेत मी भाषण दिल्यावर एक वृद्ध स्त्री माझ्याजवळ आली आणि तिने माझा हात प्रेमाने हातात घेतला जसे त्यांच्या काळातले लोक करायचे त्याप्रमाणे आणि माझ्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाली मी शर्मा गेल्या तासभर जीवन चांगल्या तऱ्हेने जगण्याचे तुमच्या अंतरंगातले विचार मी ऐकले आणि तुम्ही सांगितलेल्या सगळ्यांशी मी सहमत आहे आपले स्वप्न आपले विचार आणि आपली मानसिकता हे आपल्या सभोवतालचे वातावरण साकार करत असतात हे मला अनेक वर्षापासून माहीत होते आणि म्हणूनच माझ्या छोट्याशा घरातल्या प्रत्येक खोलीत मी ताज्या फुलांचा गुच्छ तयार करून ठेवत असते मी काही श्रीमंत स्त्री नाही पण या शैनीशिवाय मी राहू शकत नाही चांगले उत्कृष्ट वातावरण हा वायफळ खर्च नसून चांगली गुंतवणूक आहे हे या स्त्रीला माहीत होते तुमच्या सभोवती एक नजर टाका ज्या लोकांमध्ये तुमची उडबच असते तुम्ही जी पुस्तके वाचता तुम्ही जे बोलता आणि तुम्ही दररोज जिथे जाता ते तुमचे विचार घडवत असतात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही नकारात्मक वृत्तीच्या माणसांबरोबर वेळ घालवता का तसे असेल तर परिणामी ते तुम्हाला नकारात्मक व उपहासिक बनवतील घरी तुम्ही दूरदर्शनवरचे हिंसात्मक कार्यक्रम आणि निरर्थक व्हिडिओ शोज बघता का असे असेल तुमचे मन देखील अस्वस्थ आणि प्रक्षोपक बनेल जिथे तुम्ही काम करता तिथले वातावरण प्रेरणादायी रंगतदार आणि आनंदी आहे का पुढच्या काही आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणाचे वातावरण चांगले बनवायला त्वरित कृती करा आणि चांगले घडवा तुम्हाला लवकरच तुमच्या विचारांमध्ये कृतीमध्ये प्रगती जाणवू लागेल सूत्र त्रेपन बागेत फिरायला जा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही घालवलेला वेळ कधीही चुकीचा ठरणार नाही नैसर्गिक वातावरणात फिरायला जाण्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत तुम्हाला हलके वाटेल तुम्हाला संपूर्ण शरीरभर शांत वाटेल आणि तुमची कलात्मकता बहरेल सुप्रसिद्ध इटालियन शिल्पकार आणि चित्रकार लिओनार्डो दा विंचीने म्हटले आहे डोळ्यांच्या खिडकीमधून आत्मा जगाच्या सौंदर्याची कदर करतो निसर्गाच्या एका छोट्याशा दृष्टीमध्ये विश्वाचे चित्र सामावलेले असते यावर कोण विश्वास ठेवणार वर्षभरात माझा सर्वात आवडता काळ म्हणजे शरद ऋतू किंवा हिवाळा झाडावरची पाने या ऋतूत सुंदर रंग धारण करतात आणि लांबवर निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्यासाठी ही अतिशय योग्य वेळ आहे शहराच्या गोंगाटापासून दूर जी मूल्य मी जपली आहेत ती स्पष्ट होत जातात आणि रोजच्या धगधगीच्या जीवनात अनुत्तीर राहिलेल्या जीवनातल्या मोठ्या समस्यावर किंवा गहन प्रश्नांवर मी सखोल चिंतन करू शकतो एखाद्या छोट्या ओढ्यापाशी मी थांबू शकतो आणि शेवाळे धरलेल्या खडकावर आरामात बसतो किंवा जे नेहमी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येतात त्यांना अनुभवायला येतील असे सुगंध मी श्वासात मिसळतो निसर्गाचे हे ओयासिस म्हणजे वाळवंटातील हिरवळीचा प्रदेश मी जेव्हा सोडतो तेव्हा मी एक नवा माणूस झालेला असतो मी जास्त जागरूक जास्त उत्तेजित आणि जास्त चैतन्यपूर्ण झालेला असतो वेगवेगळ्या महान चातुर्यपूर्ण पद्धतीमध्ये नैसर्गिक वातावरण फिरायला जाण्याच्या या आरोग्य पुनप्रदान करण्याच्या शक्तीवर भर दिला आहे हे जीवनदान देणारी शिस्त आपल्याला मुक्त हस्ताने अपेक्षित परिणाम द्यायला कधीही चुकत नाही सूत्र चोपन गुरु शोधा तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य परिणामकारकरित्या विकसित करण्यासाठी आणि श्रेष्ठत्वाची नवीन पातळी गाठण्यासाठीचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी एखादा मार्गदर्शक शोधणे व्यवसायात आणि जीवनात टिंब जोडा ही पद्धत यश देते तुम्हाला इतकेच करायचे आहे की अशा लोकांच्या सवयी शिस्ती आणि ज्यांनी चांगला परिणाम साधला आहे अशी त्यांची तंत्र शोधून काढायची आहेत आणि ही टिंब त्यांच्या कृतीची नक्कल करून जोडायची आहेत तुमच्या मार्गदर्शकांनी किंवा गुरूंनी जी पावले उचलली त्याच मार्गावरून त्याच पद्धतीने तुम्ही गेलात की तुम्हाला तिची फलश्रुती अवश्य मिळणार एक वैयक्तिक मार्गदर्शक तुमचा मार्ग प्रकाशमान करतो कठीण प्रसंगी तुम्हाला प्रोत्साहन देतो आणि तुमच्या शिक्षणाच्या क्रियेतून मोठा काळ कमी करतो माझ्या स्वतःच्या आयुष्यात मला अनेक गुरु मिळण्याचे सौख्य लाभले ज्यांनी मला प्रभावी आयुष्य कसे जगायचे याचे मूलभूत महत्त्व दाखवून दिले आणि जेव्हा मी निर्णायक परिस्थितीत पोचलो तेव्हा मला योग्य मार्ग दाखवला ज्यांची मी नेहमी प्रशंसा करतो त्या खास सल्लागारांना तुम्ही मला कृपया मदत कराल हा प्रश्न इंग्रजीमध्ये विचारून मी शोधले ज्यांच्याकडे मी गेलो त्यापैकी एकानेही मला त्यांच्या ज्ञानाच्या देणगीचा आणि अनुभवाचा फायदा द्यायला नकार दिला नाही माझे पुष्कळशी मार्गदर्शक आता माझे बहुमोल मित्र झाले आहेत आणि आता जे माझे आयुष्य आहे ते त्यांच्याशिवाय तसे झाले नसते वैयक्तिक आणि व्यावसायिक श्रेष्ठत्वाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण हा एक महत्वाचा घटक झालेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सर्व लोकांनी आता ते मान्य केले आहे की प्रशिक्षण हा एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि जीवनात खोलवर परिणाम साधण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग आहे देशभरातल्या शहरामध्ये मी घेत असलेल्या जीवनावरच्या प्रशिक्षणाच्या मासिक कार्यक्रमामध्ये एका अधिकाऱ्याने म्हटले प्रेरणादायी पुस्तकांनी माझी उद्दिष्ट निश्चित करायला मदत करा जीवनात संतुलन परत कसे आणायचे हे शिकत असताना या वैयक्तिक प्रश्नाच्या कार्यक्रमांनी मला ही स्वप्न कशी साकार करायची हे पण दाखवून दिले सूत्र पंचावन्न छोटी सुट्टी घ्या ज्यावेळी तुम्ही दर आठवड्याला मोठी सुट्टी घेऊ शकत नाही तेव्हा तुम्ही छोटी सुट्टी तर नक्कीच घेऊ शकता तेव्हा तुम्ही तुमच्या ऑफिसचा दरवाजा बंद कराल सगळे कॉल्स थांबायला लावताल आणि खुर्चीत आरामात बसाल तेव्हाच तुमची छोटी सुट्टी सुरू होईल तेव्हा डोळे मिटा आणि खोल श्वास घ्यायला सुरुवात करा जेव्हा तुम्हाला शांत वाटेल त्यावेळी कल्पना करा की तुम्ही तुमच्या आवडत्या सहलीच्या ठिकाणी आहात स्पष्टपणे रंग पहा आवाज ऐका आणि या वैशिष्ट्यपूर्ण जागेबद्दल ज्या भावना जागृत झाल्या आहेत त्या जपून घ्या मनशांतीच्या या काही मिनिटांनंतर तुमच्यात नवचैतन्य येईल आणि तुम्ही उरलेल्या दिवसासाठी तयार व्हाल मी जेव्हा छोटी सुट्टी घेतो तेव्हा मी स्वतःचे मऊ हिरवळीवरून फिरतो आहे असे चित्र बघतो गवताच्या दवबिंदूवर मी पाय ठेवले आहे आणि बर्फाच्छादित डोंगराच्या आदर्श चित्रांच्या चौकटीचे सुंदर चित्र मी पाहतो आहे अशी मी कल्पना करतो या पार्श्वभूमीवर धबधब्याच्या पाण्याचा आवाजही मी ऐकतो आणि तिथल्या शेतात असलेल्या फुलांचा सुगंध कसा असेल याची मी कल्पना करतो आपले मन म्हणजे अतिशय सामर्थ्यशाली करामती करण्याचे एक यंत्रच आहे अर्ध मन जे सत्य आहे ते आणि जे काल्पनिक आहे जे आपण कल्पनेने रंगवतो त्यातला फरक सांगू शकत नाही म्हणून आपल्या दैनंदिन जीवनातून आपण सुट्टी घेत आहोत असा विचार करायचे आपल्याला वेड करायचं हे छोटेसे तंत्र आहे आणि त्यापासून खऱ्या सुट्टीचे पुष्कळशे आश्चर्यचकित करणारे शारीरिक फायदे आपल्याला मिळतात सूत्र छप्पन्न स्वयंसेवक बना एक प्राचीन पर्शिय म्हणीमध्ये खूप महान अर्थ भरलेला आहे असे मला आढळून आले आहे माझ्याकडे बूट नव्हते म्हणून मी तोपर्यंत दुःखी होतो जोपर्यंत एका माणसाला मी पाहिले ज्याला पायच नव्हते आपल्या समस्याचा खूप बाऊ करणारे सोपे आहे आणि आपण सर्व कृतज्ञ राहिले पाहिजे अशा अनेक देणग्या आपण नजरेआड करतो सेवाभाव मनात ठेवून ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षा कमी आहे अशांना आपणहून तुमचा वेळ देणे हा तुमच्या आयुष्यातील खूप समृद्धी आहे याची तुम्हाला दररोज आठवण करून देण्याचा उत्तम मार्ग आहे एक मोठ्या विमा कंपनीच्या विक्री खात्यासाठी नेतृत्वावरचे महत्वाचे भाषण दिल्यानंतर एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले की त्यांच्या कंपनीचे ते सर्वात जास्त विक्री करणाऱ्यांपैकी एक आहेत त्यांच्या यशाच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी नशीबवान असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी आठवड्यातून काही तास खर्च करण्याची त्यांची सवय दुसऱ्यांकडे जे नाही ते बघताना त्या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याकडे आहेत या बाबतीत मी जागरूक राहतो त्यामुळे मी सर्व गोष्टी गृहित धरण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणखीन महत्वाचे म्हणजे ज्या लोकांना माझी अत्याधिक गरज आहे अशा लोकांच्या जीवनात बदल घडवायला ही जाणीव मला मदत करते फ्रेंच डॉक्टर अल्बर्ट स्विट्झरने म्हटल्याप्रमाणे तुमचे लिखित काय आहे ते मला माहीत नाही पण मला एक गोष्ट माहीत आहे तुमच्यापैकी ज्या लोकांनी दुसऱ्यांची सेवा कशी करायची हे शोधले आहे आणि मिळवले आहे तेच लोक सुखी होतील अॅनिमोरो लिडबगने लिहिल्याप्रमाणे उपकारांची परतफेड तुम्ही करू शकत नाही तुम्ही ती दुसऱ्या कोणावर तरी उपकार करून किंवा मदत करून ती परतफेड करू शकता स्वयंसेवक बनल्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांना मदत करायची संधी मिळेल आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे त्यांच्या ऋणातून तुम्हाला मुक्त होता येईल सूत्र सत्तावन दुसऱ्यांपासून सहा अंशाचे वेगळेपण शोधा जॉन गोरे यांच्या सिक्स डिग्रीज ऑफ सेपरेशन या नाटकात औसा नावाची जी भूमिका आहे ती आपल्या मुलीबरोबर संभाषण करताना तिच्या अंतर्गात आलेले विचार खालील दिलेले आहेत मी कुठेतरी वाचले आहे की या जगातला प्रत्येक हा फक्त सहा माणसांपासून वेगळा काढला आहे सहा अंशाचे वेगळेपण आपल्यात आणि या जगातला प्रत्येकजण अगदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा व्हेनिसमधला बोट चालवणारा गॉल्डियर कुठलेही नाव घ्या मी असे शोधून काढले आहे की एक आपण सर्व खूप जवळ आलो आहोत हे अतिशय सुखद आहे दोन चीनमधल्या पाण्याची छळवणूक चीनमध्ये कैद्यांच्या कपाळावर पाण्याचा एक थेंब पडला जातो एक थेंब पडल्यानंतर पुढचा थेंब कधी पडणार याचा ताण त्या कैद्यांच्या मनावर येतो थेंब जेव्हा पडतो तेव्हा कैदी धक्का आणि सुटका या दोन्ही गोष्टींचा एकत्र अनुभव घेतो आणि पुढच्या थेंबामुळे येणाऱ्या नवीन ताणाला तोंड देतो असल्यासारखे आपण जवळ आहोत तुम्हाला जोडण्यासाठी सहा योग्य माणसे शोधली पाहिजेत हा गहन विचार आहे की प्रत्येक माणूस म्हणजे दुसऱ्या जगात उडणारे एक नवीन दालनच आहे माझ्यात आणि या जगातल्या प्रत्येक असलेले सहा अंशाचे वेगळेपण ही सहा योग्य माणसं शोधली गेली पाहिजेत औसाचे म्हणणे खरे होते तुम्ही आणि मी या जगात राहणाऱ्या किमान सहा माणसांपासून भिन्न आहोत ही सखोलतेने विचार करण्यासारखी गोष्ट आहे आव्हान नमूद करण्यातही औसचे म्हणणे बरोबर होते तुम्हाला माहिती करून घ्यायची गरज असलेला माणूस जोडण्यासाठी सहा योग्य माणसाचा शोध घेणे मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात केलेल्या गोष्टीमधील एक गोष्ट म्हणजे मी पराक्रमी लोकांची यादी तयार केली म्हणजे शंभर पुरुष आणि स्त्रियांची यादी केली ज्यांना माझ्या मृत्यूपूर्वी मला भेटायला आवडेल आकर्षित होण्याच्या नियमानुसार ज्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करतो त्यांच्याकडे आपण आपल्या जीवनात आकर्षिले जातो ही यादी मी ज्यांची खूप प्रशंसा करतो त्यांच्याशी जोडला जाण्यासाठी मला मदत करते पुष्कळ वेळेला योग्य माणसांचा क्रम शोधून नंतर मला हव्या असलेल्या माणसाला शोधण्याच्या कामात मला मार्गदर्शन करण्यासाठी या सहा अंशाच्या वेगळेपणाच्या तंत्राची मला मदत झाली माझ्या या यादीतली कितीतरी माणसे ज्यात ख्यातनामक व्यक्ती व्यावसायिक नेते वक्ते यांचा समावेश आहे जे मला विमानतळावर भेटतात किंवा जेथे मी वक्ता म्हणून परिसंवादाला जातो तेथे येतात किंवा मी जेथे जेवण घेत असतो तिथे भेटतात याचे मला सतत आश्चर्य वाटत आले आहे माझी ही महान लोकांची यादी करण्याच्या कृतीची एक जाणीव निर्माण होऊन ती माणसे हाताच्या अंतरावर असताना त्यांना ओळखण्यात मला मदत करते सूत्र अठ्ठावन दररोज संगीत ऐका जेरी मॅगवायर या अतिशय सुंदर चित्रपटात टॉम क्रूजने खेळाच्या प्रशिक्षणाची भूमिका रंगवली आहे एक अतिशय अविस्मरणीय दृश्यात तो नुकतीच फुटबॉलमधील एक प्रतिष्ठित जबाबदारी स्वीकारून येत असतो हा खेळाडू जेव्हा धावण्याचा सराव करून आनंदात येत असतो तेव्हा त्याच्या गाडीच्या रेडिओमधल्या स्टेशनवर तो अस्वस्थपणे एखादे गाणे शोधत असतो जे तो जोरात लावून मोठमोठ्याने त्यांच्याबरोबर म्हणतो शेवटी त्याला टॉम पॅटीचे फ्री फॉलिंग हे सुप्रसिद्ध गाणे सापडते आणि तो जोरजोरात ते गाणे ऐकायला सुरुवात करतो तुम्हाला आठवते का योग्य गाणे योग्य क्षणी तुम्ही केव्हा ऐकले होते जेरी मॅगवार सारखे तुम्ही मोठमोठ्याने ते गाणे गायला सुरुवात कराल आणि त्यावर नाचही करायला लागाल त्या क्षणी तुम्हाला एकदम चैतन्य जाणवते तुम्ही भरपूर जोमात असता आणि खरोखर आनंदही असता आणि हे सर्व योग्य रीतीने काही तारा छेडल्यामुळे झालेले तुम्ही ऐकले असते हे सर्व तुम्हाला संगीतामुळे शक्य होते संगीत तुमच्या मनाचा कल बदलू शकतो तुमच्या चेहऱ्यावर परत हास्य पसरवू शकतो आणि तुमच्या जीवनातल्या दर्जामध्ये अमर्याद वाढ करतो तुम्ही स्फूर्ती देणारे संगीत ऐकल्याबद्दल गांभीर्याने विचार करा तुमच्या आवडत्या गाण्याच्या फितीचा संग्रह निर्माण करा आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवशी तुमचे मन आनंदाने भरून जाईल असे संगीत ऐका मला विचाराल तर काही वेळेला शास्त्रीय संगीत किंवा सौम्य संगीत ऐकण्याचा मूड असतो जेव्हा मी नवीन पुस्तक लिहित असतो त्यावेळेला मी नेहमी जोहाल पॅजबलचे कॅनन इंडी किंवा चेडबियर या झ्याजवातकाचे राऊंड मिड नाईट हे ऐकतो तुम्ही माझ्या परिसंवादाला आला असाल तर तुम्ही ओळखले असेल की जेव्हा मी व्यासपीठावर येतो त्याआधी वरच्या पट्टीतले उत्तेजित करणारे संगीत लावलेले असते जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा मी माझा वॉकमॅन बरोबर आणतो आणि ब्रेव्ह हार्ट आणि एव्हरेस्ट सारख्या चित्रपटाचे प्रेरणादायी संगीत मी विमानात बसून ऐकतो दररोज काही मिनिटांसाठी का होईना संगीत ऐकल्याने तुमचा मूड बदलण्याचा आणि सर्वोत्तम स्थितीत असण्याचा हा सोपा पण अतिशय प्रभावशाली मार्ग आहे सूत्र वारसा लिहा कोणीतरी एकदा मला म्हणाले की आयुष्यातली पहिली पन्नास वर्ष ही जगरहटीप्रमाणे एही सुखसंपत्ती मिळवण्यात जातात तर शेवटची पन्नास वर्ष आपण आपला वारसा निर्माण करण्यात जातात अगदी खरे आहे आपल्यातले पुष्कळशे लोक आयुष्यातला पूर्वार्ध मान सन्मान मिळवण्यासाठी आणि काहीतरी साध्य करण्यासाठी झगडतात जगरहटीप्रमाणे आपल्याला सर्व काही मिळाले की मग ते मान सन्मान प्रतिष्ठा असो की ऐहिक संपत्ती असो लवकरच आपल्याला असे वाटायला लागते की काहीतरी चुकते आहे मग आपण जीवनातल्या उत्तरधार वारसा निर्माण करण्यासाठी आपण आधीपासूनच जे करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न करतो एक दिवस माझ्या वडिलांनी आमच्या फ्रीजच्या दरवाजावर एक कविता चिटकवली ती संस्कृतमधून अनुवादित केली होती आणि ती अशी होती वसंत ऋतू भूतकाळात गेला उन्हाळा गेला आणि हिवाळा आला मला जे गीत म्हणायचे होते ते तसेच राहिले माझे आयुष्य माझ्या वाद्याच्या तारा जुडवाजुडवीतच गेले अर्धे आयुष्य संपल्यावर त्याचे हृदय पश्चातापाने दग्ध झाले अशा एका माणसाने ही वाक्य लिहिली होती त्यांना जे गीत गायचे होते किंवा जे उपक्रम हाती घ्यायचे होते जे महान कृत्य करायचे होते ते करण्याऐवजी त्यांची तयारी करण्यात आणि अनुकूल परिस्थिती येईल याची वाट पाहण्यात त्यांचे जीवन व्यतीत झाले वाद्याच्या तारा जुडवाजुडवीतच वेळ दुर्दैवाने गेल्याने ती वेळ कधीच आली नाही तुमचा वारसा निर्माण करायची आजची हीच वेळ आहे आजपासून दहा वर्षांनी नाही की जेव्हा तुमच्याकडे जास्त वेळ असेल कारण आपणा सर्वांना माहीत आहे की ती वेळ कधीच येणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय निर्माण करायचे आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही इथे नसाल त्यावेळी जगासाठी तुम्ही कुठली देणगी सोडून जाणार आहात त्यावर विचार करा श्रेष्ठत्व हे काहीतरी सुरुवात करण्यात आहे जे तुमच्याबरोबर संपत नाही माझा वैयक्तिक वारसा स्पष्टपणे दिसण्यात मदत व्हावी म्हणून मी माझे वैयक्तिक वारसा विधान लिहिले आहे मी ज्याबरोबर काम केले आहे त्या अनेक अधिकाऱ्यांची वैयक्तिक जीवित कार्याची विधाने आहेत तर फार थोड्या लोकांची वैयक्तिक वारसा विधाने लिहिण्यावर विचार केला आहे पहिल्या प्रकरणात जेव्हा तुम्ही जिवंत असता तेव्हा तुम्हाला काय निर्णय करायचे आहे ती तुमची स्वप्न निश्चित करायची आहे तर दुसऱ्या प्रकारात तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही कुठला वारसा सोडणार आहात ते समजते या दोन्हीमध्ये फरक आहे याबद्दल तुम्ही विचार केला तर तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही जेव्हा पोचाल तेव्हा काय होऊ शकला असता त्याबद्दल निराशा दुःख किंवा पश्चाताप टाळण्यासाठी मदत होईल सूत्र साठ चांगले मित्र शोधा तुमच्या आयुष्यात सुख आणि जास्त आनंद मिळवायचा असेल तर चांगली मैत्री ठेवणे हा एक खात्रीचा मार्ग आहे नुकत्याच केलेल्या निरीक्षणामध्ये हे आढळून आले आहे की ज्यांच्याकडे मित्रांचे किंवा कुटुंबातल्या सदस्यांचे खूप मोठे वर्तुळ असते ते लोक दीर्घायुषी असतात ते जास्त हसतात आणि कमी काळजी करतात पण जीवनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टीसारखी मैत्री सुद्धा वेळ घेते ऊर्जा घेते आणि मैत्रीत बंधन असते हे असे असतानाही फार थोड्या गोष्टीमध्ये यांच्यापेक्षा जास्त मोबदला मिळतो खूप शतकांपूर्वी एका तत्वेवादाने लिहून ठेवले आहे या जगात मैत्रीपेक्षा कुठलीच गोष्ट अमूल्य नाही ज्यांनी आपल्या आयुष्यातून मैत्री हद्दपार केली त्यांनी जणू काही पृथ्वीवरून सूर्यच हद्दपार केला आहे कारण सगळ्या नैसर्गिक देणग्यांमध्ये सूर्य सर्वात सुंदर आणि जास्त आनंदी देणारा घटक आहे जेव्हा मी मोठा होत होतो त्यावेळी माझे वडील नेहमी म्हणायचे की ज्या माणसाकडे तीन चांगले मित्र आहेत तो खरोखरच श्रीमंत माणूस आहे मी हा सल्ला कधीही विसरलो नाही आणि हा सल्ला तुम्ही मनापासून ग्रहण करावा म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहन देतो चांगली मैत्री निर्माण करण्यासाठी तुम्ही तुमच्या सुखसोयीच्या कोशातून बाहेर पडण्याची इच्छा बाळगली पाहिजे ज्यांना तुम्ही जास्त ओळखत नाही अशा लोकांशी प्रथम संभाषण केले पाहिजे आणि प्रेमळपणा दाखवला पाहिजे तुम्ही मैत्रीचे बीज पेरले तर चांगल्या मित्रांचे किंवा मैत्रिणीचे समृद्ध पीक तुम्हाला खात्रीने मिळेल एखाद्या समारंभात ज्यांच्याशी तुम्हाला ओळख व्हावी असे वाटत असेल त्यांच्यापर्यंत धाडसाने जा आणि तुमची स्वतःची ओळख करून द्या प्रत्येक माणसाला प्रेमाने वागवण्याची नितांत गरज असते आणि तुम्ही पहिला पवित्रा घेतला म्हणून पुष्कळशे लोक आनंदी होतील त्यांनी जर काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही तर काय या सगळ्यांकडे नापसंती असे न म्हणता यात त्यांचेच नुकसान आहे अशा रीतीने बघून सौजन्याने दुसऱ्या माणसाकडे वळा ज्याला तुम्ही मैत्रीचा हात पुढे केल्यामुळे फायदा होईल काही दिवसापूर्वी माझी आई काही कामासाठी बाहेर जात असताना तिच्या घराच्या बाजूच्या झाडांना पाणी घालत होती तिला विचारले की जवळच्या गॅस स्टेशनवर ती मदत घ्यायला जाईल तोपर्यंत तिच्या बंगल्याच्या आवारात गाडी लावली तर चालेल का त्या स्त्रीने उत्तर दिले की काही हरकत नाही आणि माझी आई तेथे गाडी लावून गेली नंतर ते पंक्चर टायर बदलून परत आल्यावर आईने त्या स्त्रीचा घराचा दरवाजा वाजवला आणि त्या मालकिनीचे प्रेमळ शब्दात आभार मानले त्या स्त्रीने माझ्या आईला अगत्याने घरात बोलवून चहा दिला पुढच्या तासाभरांच्या गप्पात त्या दोघींना कळाले की त्या दोघी एकाच शहरात लहानाच्या मोठ्या झाल्या आणि एकाच शाळेत जात होत्या आणि अनेक लोकांना त्या ओळखत होत्या माझ्या आईने नवी मैत्री करण्याचा पवित्रा घेतला म्हणून एक चांगली मैत्री निर्माण झाली मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओबुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील